वाडा बघून झाला आणि गावातनं एक फेरपटका मारून मंडळी पुन्हा चावडीवर आली सभागातील दादांचं लक्ष चावडीवर बसल्या पारवाळांकडे गेलं पाच सहा पारवळ वर मजेनं बसली होती त्या पटांगणातच दादा उभे राहिले आणि खांद्याच्या बंदुकीला हात घालत म्हणाले बरं सापडलं सा थांबा भाजरानो असं म्हणून त्यांनी बंदूक हातात घेतली एक वार वळवून भोवतीवर नजर टाकली दहा पंधरा माणसं घोळक्याने लांब उभी होती गोळा झालेली पोरं ही आजूबाजूला पांगली होती एक वार त्यांच्याकडे बघून दादानी बंदुकीचा दस्ता आपल्या खांद्याला लावला आणि एक डोळा मिटून चाप ओढला भर दुपारच्या कहारात एक आवाज घुमला आणि एका पेट्टात चार पाच पारवाळ लोळा गोळाहून घसरत खाली आली गाव दणानून गेलं त्या आवाजानं भेदरलेली पोरं आपल्या चड्ड्या सावरत पळून गेली लांब घोळक्याने उभी राहिलेली माणसंही दिशेनाशी झाली संधी गडबडनं पुढं झाले मक्क्याच्या कणसांचा जुडा हातात घ्यावा तशा पाळवाळांच्या तंगड्या हातात धरून एकजण सामोर आला त्या नजऱ्यानाचा स्वीकार करायला परशुराम पुढे गेला बारीक नजरेने हाळगत करून रावणांना बोलले पाळीव दिसत्यात चटकन गोपाळा म्हणाला कोळ्याची कबूतर दादा चव्हाण हसून म्हणाले कोण माझ्या कोळी नव्ह का आणि पेटारा भरून ठेव म्हणावं त्याला मला या कबुतरांची लय आवड आहे सारे संधी भूतीने गप्प उभे राहिले आणि दादा घोड्यांकडे बघून म्हणाले चल परशुराम दादाने बंदूक खांद्याला लावली आणि जवळ आलेल्या रावणानांच्या भुजेला भूज लावून भेट घेतली येतो आम्ही दादाने रिकीबीत पाय घातला आणि एका ओळीत उभ्या राहिल्या संध्याने भुईला हात लावून मुजरा केला त्यासरशी दोन्ही घोडे मागे वळले टाप टाप आवाज करीत उशी घेऊ लागली आणि रस्त्यावरचे खड्डे मागे फेकले जाऊ लागले घोडे गेले आणि त्या टापांचा आवाज तेवढा मागे रेंगाळत राहिला डोक्याला मफलर बांधून कान झाकलेले उद्धवनाना हातात कंदील घेऊन दबकत दबकत लव कुलकर्ण्यांच्या वाड्यात शिरले आणि विजलेली बिडी तोंडात धरून बसलेला लाखू भानावर आला तोंडातली बिडी काढून म्हणाला ये उद्धव नाना उद्धव नाना ओटा चढून वर गेले पुढ्यात कंदील ठेवून न बोलता गप्पच बसले लखून विजलेली बिडी पुन्हा तोंडात धरली आणि काढी ओढून तो म्हणाला का लास खाली घातलेली मान वर न करताच ते बोलले लखू काय करावं काय काय चैनच पडणार झाली या हम्म करून लखून श्वास सोडला आणि एक वार फास फास फास धूर काढून तो म्हणाला का भ्यायचं तर काय करायचं बंडलातली दुसरी बिडी पिटवत तो म्हणाला अगा असा कोण लागून गेलाय तो आणि एवढं भ्याला काय गुन्हा केलाय आपण आबांचा खून झाल्यावर मोजणीचा दगड उपसून उद्धव नाण्याने गुपचूप दोन आऱ्या रान बळकावलं होतं त्याची त्यांना आठवण झाली आणि डोळ्यांपुढं चांदण्या दिसू लागल्या ते थोडा वेळ गप्प बसले आणि एका एकी माशानं पाण्यातनं डोकं वर काढावं तसे बोलले लकू हा हैवान पाटीलकीवर येणार म्हण कोण म्हणताय काय असं लोक बोलायला लागल्यात मग का घाबरलायस तू ते तोंडाकडे बघत राहिले आणि लखून पुन्हा विचारलं खरं म्हणतोस खरंच की अरे पण अजून माझ्या नेमणुकीची गोष्ट नाही आणि हा बदली पाटीलच कसा येतोय उसासा सोडून उद्धवनाना म्हणाले कसा येतोय कुणास ठाऊक मग तवर माझी नेमणूक होईलच की आणखी एक बिडी पिटवून लखू आपल्या नेमणुकीच्या विचारात गर्क होऊन गेला आणि त्याच्या तोंडाकडे बघत बसले उद्धवनाना कंटाळून गेले त्याच्या जवळ आधार मिळेल हे आशेनं ते आले होते पण लखू आपल्याच नादात बिडी ओढत बसला मग उद्धव नानाने मफलरचा वेढा नीट कानावर घेतला भुईचा कंदील हातात घेऊन ते उठून उभे राहिले लखूने विचारलं का निघाला जातो पडतो जातो मग पाटीलकीचं खरं म्हणतोस कुणाला काय तर कुणाला काय असं वाटून न बोलताच ते चालू लागले कुठं जावं काय करावं हे कळेना झालं मानेवर तलवार सारखी लटकत होती घराकडे जाऊन गप्प पडणार तरी कसं काय करावं कुणाकडे जावं रावणानाकडे जावं तर तो नीट बोलणार नाही हातात कंदील घेऊन विचार करते चालू लागले एक काय की मनात आलं किरणानाचेच पाय धरले तर ह्या विचारानं जरा धीर आला हा कोण कुठला परका माणूस आणि इथं येऊन कुणाला तंबी देतोय हे गाव कसलं ही माणसं कसली हा गडी पाटीलकीवर येऊन काय करणार गावानं काय काकणं भरल्यात गाव खपवून घेईल किरुणाना दाजीबा गायकवाड काय गप्प बसतील नागू पैलवानाला मलिदा सारू थुत त्याच्या काय भ्यायचं एवढं ते लगा लगा चालू लागले विचाराच्या तंदरीत झपाट्यानं पाय उचलू लागले आणि हातातला कंदील हेलकावे खाऊ लागला झोले बसून तेल हिंदकाळलं आणि फक्कन वात विजली एकाएकी अंधार ग्रुप झाला मागं पुढं काही दिसेना झालं एका लईत गतीनं चालले उद्धवना जागच्या जागी उभे राहिले आणि अंधार बघून एडबडून गेले हातातली काठी आपटत महादाकोळी तरा तरा चावडीत आला आणि पायातला चेंडू उडवल्यागत पायतान फेकून वर गेला सारे संधी एकेका खांबाला पाठ लावून गप्प बसून होते तरा तरा पायऱ्या चढून महादा वर आला तशा साऱ्यांच्या नजरात त्याच्यावर रोखल्या गेल्या तावा तावानं त्यानं विचारलं कोण आलतं का आज कोणीच उत्तर दिलं नाही तसा तो पुन्हा उसळ म्हणाला अरे सांगा की कोण आलतं एक खाकरा काढून धोंडीबा म्हणाला लई तावाने विचारायला लागला येस अगा मग सोडतो काय हा वय वय मग आलता तुझा बा माझा बालचा बाच की तुझा का मूड का बोलायला लागलायस मी नाही तूच तसा बोलतोयस मला मूड आल्यात आला असतील आपलं दोन्ही हात पसरून धोंडीवा असं बोलला आणि महादाकोळी एका एकाएकी भडकला खो म्हटल्यावर उठून पाया लागावं तसा तो अंगावर धावून गेला बेसावत बसला धोंडीबा हात हातपाय पसरून जमिनीवर आडवा झाला चटाटा संधी उठून धावून गेले हुतू तू खेळताना गड्याला धरावं तर साऱ्याने मिळून त्याला अच्छात उचलून धरलं आणि चार गड्यांचा अवसान अंगात आल्यागत तो सारखा उसळी मारून बोलू लागला नाही नाही ते तोंडातनं शिव्या देऊ लागला अंग चेचल्यागत झालेला धोंडेबा केस कसा बसा बेतानं उठून बसला आणि तोही आरडून विचारत राहिला म्हातारीच्या अंगावर धावून येतोस तोंड वर काढून तोही सांगू लागला जीव घेईन जीव कुणाचा बा काढतोयस साऱ्याने मिळून कशी बशी समजूत घातली आपल्या मनाला एक धडा मिळाला असं समजून म्हातारा न बोलता शांत बसला आणि छाती फुगून महादा कोळ्यानं पुन्हा विचारलं वैर कोण आलता एवढी एवढा टिक्कूजी दत्तू नाईक बोलला नव पाटील आलं होतं शांत एका बाजूला म्हातारा कड आल्यागत एकाएकी बोलला मग तुझा बा नाही तर कोण आलता आला होता र आगीत तेल पडावं तसं झालं पुन्हा एकाएकी भडका उडाला साऱ्याने मिळून महादाला आवरून धरता धरता पुरे वाढ झाली जो तो म्हाताऱ्यावर खसक मारून म्हणू लागला गपकी बाबा तू तरी गप बस कानाला खडा लावल्या लावल्यागत धोंडेबा गप्पा बसला माझा उसळून विचारू लागला पाटील असला तर आपल्या घरचा की झाडकी पत्ती अरे गप असं बोलू नको आला तो आला आणि माझी चार कबूतर मारून गेला माझं पोरग रडत राहण्यात आलं मर्दा त्याच तावात दत्तू नाईक बोलला आणि तू रडत हिता आलायस होई रडत येतोय हातात काय तुडा भरायला नाहीये अरे मग आणि चार दिवसांनी काय दावायचं ते दाव की मग सोडतो काय अरे या पाटलाच्या येताळाने एकतारी हातात घेतली आणि डोळे झाकून तो तार छेडू लागला हलक्या आवाजात गुणगुण लागला एका नदीच्या काठी एका नदीच्या काठी काठी भाया सुतार पितळी समोर घेऊन जेवायला बसला होता आणि पदर तोंडाला लावून त्याची बायको तोंडातल्या तोंडात सांगत होती काय बघा उन परतली सुद्धा नव्हती आणि टाप टाप टाप टाप घोडा आलं अगं बया अशा मिशावर केलेल्या गार गार गार डोळे फिरून बघत होते पाठीला बंदूक लावलेली हातातला घास तसाच अंतराळी धरून भाया ओरडला अगं जरा मोठ्यानं सांग की तो ओरडला तरी ती कुजबुजल्यागत सांगू लागली तसा भाया एक शिवी देऊन म्हणाला आईला काय सांगायचे ते नीट सुधरून सांग ना बी मग कोण आलं होतं काय भानगड कोण आलं कुणाला दक्कल अगं विचारून घ्या घ्यायचं का नाही ते काय आपल्याकडे आलं तर मग असं जाताना दिसलं हो थो त्याच्या असं म्हणून तो म्हणाला मग सांगायला लागलीस काय त्यात गप्प बस पुन्हा तोंडाला पदर लावून ती म्हणाली गप काय बसू काय चावडीवर गेलं होतं म्हण अगे जाईनात जाईनात नव लोक काय बाय बाई लई बोलायला लागल्यात का म्हणतीस पदरानं दडबान झाकून ती पुन्हा म्हणाली लोक काय बाय लई बोलायला लागल्यात तो ख्यास मारून म्हणाला अगं मोठ्यानं सांग की तिनं वाकून बाहेर बघितलं आणि पडवीला खेळत असल्या आपल्या तीन पोरावर राग काढी ती म्हणाली झळी ही पोरं दंगा करायला लागल्यात आणि तुम्हाला कसं ऐका येईल अरे आम्हाला गाढव गाडलं मातीत अरे तुम्हाला गाडलं मातीत जरा थंड बसा की र माणसाला जरा बोलू तरी द्या भाया तिच्यावर राग काढत म्हणाला आणि तू थंडी बाजूला आल्यागत थंडी बाजूला आल्यागत असं दाडवान का धरून बसली तोंडाला धरला पदर पुन्हा घट्ट आळून ती सांगू लागली कोण अंमलदार आलतं म्हण आणि मग असं कसं डोसक्यात भरना तुमच्या अगं मग काय झालं सांग की हं गप जेव्हा आता पुढे बघून शहाणी आहेच लई मधी बोलू नको तर मग न बोलता ती गप्प बसली आणि पुढं बघून भाया घास मोडू लागला तो बिनखोरी जेवू लागला आणि तिचा जीव चुटफुटू लागला बाहेरनं हळे आली काय करायला लागलाय भाया कोण आहे या जेवाया मी मांजरे आहे जेव जेव या भाकरी खावा या की हाय बसतो मी इथं चालू द्या त्यानं बाहेर पडविलाच बूट टेकलं भायाचं जेवण ही आटोपलं आणि तो बाहेर आला मांजऱ्या म्हणाला काय झालं जेवण हा खाल्ली भाकरी कशी गिळली रे भाया त्याच्या तोंडाकडे बघत राहिला त्याचे हे विचारणं त्याला अचमत्कारिक वाटलं बोलण्यातला अर्थ न समजून तो म्हणाला कशी गेली म्हणजे काय कळलं नाही काय हातगा कावरा बवराहून भाया म्हणाला काय गा काय सांगा की सांगला ईस एकराचा डाळ बकावला होताच नाही का आता बघा घरादारावरनं नांगूर फिरतोय तुमच्या हातापायातनं वार गेल्यागत झालं आणि भाया गोळा होऊन बसून राहिला मग अशी बायको बोलत होती त्याचा अर्थ त्याला आता लागू लागला त्याच्याकडे टक लावून बघत बसला मांजऱ्या म्हणाला आमचा कुळ कुठं आहे बाबा हाय रानात खोपीत ठेवलाय बाबा तो उद्याच्याला तेवढा आमच्या घरात आणून पोचता कर अजून एक दोन दिवस लागायचा होता ते आणि कुणाचा तरी मागून आण म्हण आत्ता आणि कुणाकडे भीक मागू फाडकन मांजऱ्या बोलून गेला कुणाकडे भीक माग नाही तर दरोडा घाल पण आमचा कुळव तेवढा पोचता कर बाबा का गा आणि का गा तुला कुळव देऊन चुकलो चुकलो नाहीतर काय माझी पोरं मला मगा धरणं भंडावून सोडल्यात अगा पर काय झालं काय विचारतोस आणि कुळ्या वाळ्याबरोबर वल्ल जळायची बी पाळी येईल आम्ही कुळव तुला का दिला म्हणून शान वर्ण सरकारी दट्ट्या आला म्हणजे काय सांगू बाबा म्हातारपणी घालतोस तुरुंगात मला बरं उद्या सकाळी पोचवतो हा पोचीव बाबा पोटाला भाकरी खायचं सुधारणा झालंय असं म्हणून म्हातारा उठला आणि भाया अर्जवानं म्हणाला का उठला बसा की नगो जातो अगोदर पोराशनी तर सांगतो जातो तंबाखू वडा त्यानं पुन्हा बूट टेकलं भायानं चिलीम भरली छापी गुंडाळी आणि आपण न तोंड लावता ती आधी म्हाताऱ्याच्या हातात दिली मग भयानं हळूच विचारलं काय काय भानगड म्हणता एकदम मारून म्हातारा सांगू लागला चरचरीत तेल मिठाची फोडणी देऊन सांगितली ती हकीकत ऐकून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा जीवच हबकला आता काय होईल आणि काय नाही हेच त्याला समजेना झालं भिरमिट लागत तो बसून राहिला आणि अवचित त्याची बायको बोलली आपल्याला अक्कल नाही तर आधी या फंदात पडायचं नाही तर भोग आला का नाही आता हात पसरून भाया म्हणाला आईला दुसऱ्यांच्या नादानं फसलो का बायकोनं चपरा खांडली नाही त्याच्या नादाला लागावं का आईला खेळ खंडोबा झाला म्हणायचा यो झलकऱ्यागत बायकोनं सुरू ओढला खेळ खंडोबा जन्माचा खेळ झाला तसं झालं की ग असं म्हणून भाया एका तारेत सांगू लागला बायली जिमीन गावली म्हणून शान औंदा बैत सुधी कुणाकडं मागाय गेलो नाही बघ बायको म्हणाली अहो डोळं फिरलं तुमचं का मागशील बाईच होय बाई भावल्या उरपाट्या झाल्या माझ्या अजून होतील उसण लग्यात उसणल्यागत भाया म्हणाला अरे त्याच्या आईला हे काय होऊन बसलं गा चार दिवस झट्या घेऊन रानात परवा खूप घातली वय वास एकच आणलं बायकोनं सूर ओढला बायको अशी बोलत राहिली आणि आत्मक्लेश झाल्यागत भाया स्वतःलाच बोल लावून घेऊ लागला एका घटके त्याची हजेरी खुळ्यात निघाली असंच बोलणं झालं आणि मांजऱ्याचा म्हातारा उठून निघून गेला एकाएकी त्याला भकास वाटू लागलं घरचं पोहोचेना झाला आधारच नाहीसा झाल्यागत झाला बसल्या बसल्या तो म्हणाला होय आणि काय म्हणतासा किरुणानाकडे तरी जाऊन येऊ तो मसण्या आणि काय सांगणार आहे तुम्हाला बाबा आता कसं म्हणून शान त्याला विचारलं तर नको अजून दुसऱ्याच्या वंदळीनं पाणी पिणार म्हणा तुम्ही मग काय करू म्हणतीस नीट विचार केल्यागत करून त्याच्या बायकोनं सांगितलं हे बघा आता असं करा तुमचा दादा जरा गाडी आहे काय बघा का पोरा बाळासनी गाडीत बोलून बालून तुला माहेरला पोचूया येऊ म्हणतीस रुकून बघत तिनं म्हणाल काय अक्कल तरी तुमची मग तर मग काय करू तर मला काय सूचना झालंय सांग तरी सवनेच्या आईला काय घाबरू नका आता घाबरू नको तर काय करू अहो मग तवाच का ऐकलं नाहीचं माझं ह्या फंदात पडू नका म्हणून शान तुम्हाला सांगत नव्हते मी अगं मग कानपाडात मारून का नाही सांगितलंस बरं आत्ता गप्पा बसा असं करा गाडी मिळते का बघा एकाला दोन गाड्या गावतील ग खरं करायचं काय ते सांग ती म्हणाली काय करायचं गाडी घेऊन जाऊ चला राहणार आणि आणि काय एका रात्रीत खूप उतरून आणू चला तू येतीस तर तुम्ही काय दिवं लावणार तिथं खूप उतरायची म्हणतीस वय काय मागमुस ठेवायचा नाही तिथं असं म्हणतीस आता आणि विचार करत बसू नका मग चल आधी खूप उतरू आणि मग गाडी मागायला परत येऊ शहाण हैसा एकाला आणि एक माणूस असू द्या उठवा दादाला तुमच्या ते येतोय का बघा भाया उठला डोक्याला पटका न बांधता आणि पायात पायता न घालता तसाच पलीकडच्या बोळात शिरला